अध्याय आठवा अवधतोपाख्यान अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरुची कथा अवधूत दत्तात्रेय सांगतात इच्छा न करीती प्राणी नरोधिती तयासते तयासते पूर्वकर्मामुळे स्वर्ग नरक मिळतो पहा बुद्धिवंते प्रयत्न वा इच्छा तैशा करू नये न मागे अथवा खाय जो सुखे अजगरा परिवृत्ति निर्वाहा असने बरी न मिळे खावया तेवा प्रारब्धे तोष मानने उपासी राहणे होता संतोष मानने तसा मन देह, बळे निश्चेष्ट राहणे पडावे न सुनी निद्रा सापाचे शिकलो पहा समुद्रे प्रसन्नता निसन्ता अथाङ्गी असो निया निमित्ते क्षोभना भरो भरती लाटना भावी प्रशान्त नितराहणे न वाढे उन्हाने उन् च आटतो प्रपञ्चे हर्ष वा दुःख न वावे भक्तराजसा अग्नित पडतो लोभे पतंग वश वशहोनि स्त्रियांना पाहता लोक सत्यनाशचि पावती जोकामिनी काञ्चन वस्त्रयाञ्चा मायेत गुन्ते फसतो पहातो लाचार होती मनवृत्ती मनवृत्तिसार्या मी तो पतंगा परिनष्ट होतो थोडे थोडे चिमागोनी निर्वाह करणे तसा संन्याशाने गृहस्थांना न द्यावा त्रास तो कधी भुंग्याच्या परिते भावे पुष्पगंधा समेळिणे सानथोर फुलांमध्ये भृंगतो मधु घेतसे चतुरे सर्व शास्त्राचा रसतो चाखणे पहा मधमाशा कडोनिया शिकलो संग्रहो नको फसती मधमाशा त्या संन्याशा संग्रहो नको संन्याशाने शिकावे की मुळीच संग्रहो नको करिता संग्रहो जाई जीवही तो तयासवे हत्ती हत्ती निसी मोहे हसे त्याचे कडोनिया शिकलो लाकडाच्याही स्त्रिये सनच स्पर्शिणे विवेकी पुरुषाने स्त्री भोग रूप बघू नये स्वीकारिता बलवंत मारिती त्यास ठारकी मदगोळा करी भिल्ल तयाचे शिकलो असे संग्रहो करिता द्रव्या भोगिती दुसरेचकी, धमधारे की धमधारी मधानेई जो नसेविला कष्टाने मिळवी जीव संन्याशी द्विजभक्षिती, संन्याशानेन ऐकावे विषयी गीत ते व्याध व्याधगीतास ऐकोनी हरिण फसतो पहा नाच गाण्याने, पाहता वश बाहुले जाहला त्यांचे, सुत थोड्याशा अमिषे मासा गा गोनिया मरे जिह्वे वशिजो जाय तया मृत्युचितो पहा जिह्ला बांधिता शीघ्र वशति अन्य इंद्रिये, तिला न आवरिता तो उपास व्यर्थची असे इंद्रिया निग्रहो होता सोडिता मोकळी जीवा बलवान घडती सर्व विषयो ते चिकी पुन्हा मिथिला नगरी मध्ये पूर्वी नामक पिंगला होती वेश्या तिचे काही शिकलो तेही सांगतो स्वेच्छाचारी रूपवती एकदा सजली बहु पुरुषा मेळवायाला दारात खूप थांबली न इच्छी पुरुषाती तो धनाची कामना धरी येती जाती तिला भासे धनकू ग्राहक तसा रस्त्याने चालती जेते सर्वची धन वाटती वाटले खूप ते द्रव्य देता जाईल आपणा दुराशा वाढली खूप दारात खूप थांबली उडाली झोपती सारी आत बाहेर होतसे प्रकार जाहला ऐसा अर्धी रात्र सरे तशी वाईट धन इच्छाती धनाची वाट पाहता सुकोनी व्याकुळा झाली वृत्ती वैराग्य जाहले वैराग्य जे गीत सांगतो सो राजा वैराग्य शास्त्रची असे आशे च सर्वागाठि वैराग्ये तुटती पहा जया वैराग्य जो जोना उबगलायया जो मुक्ती अज्ञानी मोहना त्यजी पिंगलेने हे गीत गायले हाय मोहित मी झाले मी त्या शूद्रासी इच्छिले सुखाची लालसा केली मूर्ख मी दुःखची मिळे स्वामी वसे तो हृदयात माझ्या तो देईसाचे परमार्थ द्रव्य अनित्य विश्व नित स्वामी तोची मी तुच्छ जीवा उगिसे विलेकी, पोटार्थ झाले अतिहि नवेश्या देहास मी देह माझा विकला पहा की, त्या निंद्य जीवे भोगिले की मी एवढी मूर्ख कशी पहा हो, मी इच्छिले द्रव्यरती सुखाते हा देह तंबू अन अस्थिखाम्ब चरमे निरोमे परिझाकलेला याला नौद्वारतया तु नीते वाहे धनोजे मलमुत्रयाचे माझा विनाति जगिकोन अन्य या स्थूल देहा प्रियमानितेती, विदेह नगरी मध्ये सर्वात् दुष्टमूर्खमि परमात्मा त्यजोनीया पुरुषा अभिलाषिते हृदयस्थ प्रभो स्वामी आत्मानी सुहृदो तुची विकिते मजला मीच क्रीडते मी रमे परी मूर्ख चित्ता मला सांग सुखत्या पुरुषे मला किती ते दिधले तैसे जगी सर्वची मर्त्यकी पावला शुभ कर्माने अवश्य भगवान हरी मला वैराग्य हे झाले लाभले सुख निश्चित अभागी असते मी तो दुःख वैराग्य ना घडे वैराग्ये बंध तोडावे शांती लाभास मेळिणे उपकारतयाचा मी नमस्कारे स्वीकारिते भोगांची सोडते आशा भजते हरि ईश्वर आता जे मिळते तेची भक्षिल तोषमानुनि आत्मरूप प्रभु रमले नित्यचि जीव जीवसंसार कूपात पडला अंधजाहला जाहला धरिला काल सर्पाने हरीच सोडवू शके विरक्त विषयी जीव रक्षितो स्वयचि स्वया सावधाने पहावेतो काळाने ग्रासिले जगा अवधूत दत्तात्रेयजी सांगतात राजा रे पिंगला वेश्ये दुराशा त्यजिली मनी शांत भाव धरो धरोनिया शेजेसी झोपली पहा आशाची दुःखते सत्य निराशा सुख सुखश्रेष्ठते त्यजिता पिंगला आशा सुखाने झोपली पुन्हा इति महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदासवसिष्ठसमश्लोकी मराठीरूपान्तर अट्वा अध्यायः अक्रा अठ हरि ओम् तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु